आला आला आला अहो काय आला आला आला आवाज रेडिओचा एकशे सात पॉइंट आठ एफ एम चा मिळवा माहिती आणि ज्ञान आनंद आणि रंजन त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी जी जी जी पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा Puneri Awaaz one zero seven point eight F M world renewal spiritual trust का सामुदायिक रेडियो खुश रहो खुशिया बाटो नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर एक मुलाखत या कार्यक्रममध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचे एक मुलाखत कार्यक्रमचे खास पाहुणे आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट पांडुरंग माने सर त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहे त्यांचे जीवनाचे विशेष प्रसंग आपण ऐकणार आहे ज्याच्यातून आपल्याला मोटिवेशन मिळणार आहे तर आपण सर्वांतर्फे पांडुरंग माने सरांचा खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार कशा आहेत तुम्ही छान मजेत सर <laughs> सर्वात पहिले तुमचा थोडासा फॅमिली बॅकग्राऊंड सांगा कोण कोण आहेत आता फॅमिलीमध्ये आता माझ्या फॅमिलीमध्ये माझी पत्नी आजी आणि लहान मुलगी आहे अशा आम्ही चौघजण आहे फॅमिलीमध्ये मुलगी किती वर्षात मुलगी सहा वर्षाची आहे पहिलीला आहे अच्छा <laughs> काय नाव आहे श्रीशा श्रीशा अच्छा अच्छा श्रीशाचा अर्थ काय होता श्रीशाचा अर्थ असा आहे की भाग्यवान अरे वा <laughs> पांडुरंग माने सर आपण आपला ॲडव्होकेट या फील्डमध्ये येणं कसं झाला तसं तर माझी सुरुवात ॲडव्होकेट फील्डमध्ये येण्यासारखी नव्हतीच पूर्वीपासून आमच्या घरी परिस्थिती गरिबीची असल्यामुळं थोडक्यात शिक्षण घेऊन लगेच नोकरीला लागायचं अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालं होतं <laughs> त्यानंतर मग दहावीपर्यंत पोखरापूरमध्ये शिक्षण झालं लहानपणी माझे वडील येतात तिसरीला असताना वारले त्याच्यानंतर सगळी संसाराची जबाबदारी आमची आई आणि आजी ह्या दोघींनी मला खूप कष्टानं शिकवलं आणि मोठं केलं आणि पोखरापूरमध्ये दहावी आणि मोहोळला बारावीपर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर मी डी एड केलं की जेणेकरून लगेच नोकरी नोकरी मिळावी म्हणून पण दुर्दैव असं की मला शिक्षकाची पण नोकरी जिल्हा परिषदमध्ये अशी काही मिळाली नाही सरकारी एक चार ते पाच वर्ष मी खाजगी संस्थेमध्ये नोकरी केली पण तिथं पण बिनपगारी आणि फुल अधिकारी अशी नोकरी झाली माझी <laughs> वडील वारल्यानंतर मग आई आणि आजी काय करायचं कसं काय हो. ते आपलं घर चालवायचं खरं तर परिस्थिती अशी होती की वडील वारल्यानंतर आधारच संपूर्ण तुटलेला होता घराचा आणि माझी आजी आणि आई असं लोकांच्या शेतामध्ये कामाला जाऊन त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे लोकांची मोलमजुरी करून माझं पूर्ण डी एडपर्यंतचं शिक्षण त्यांनी मजुरीवरच केलेलं आहे मग नंतर यू कसा आला त्यानंतर बारावीला माझा मोहोळ तालुक्यामध्ये पहिला क्रमांक आला आणि त्यावेळेस तालुक्यामध्ये पहिला आल्यानंतर माझा डी एडला सरकारी कॉलेजला नंबर लागला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आणि त्यावेळेस मग मी डी एडला नंबर लागला म्हणजे असं गणित होतं की तो शाळा मास्तर झाला मग त्यावेळेस मी सरकारी डी एड कॉलेजला नंबर लागला आणि दोन वर्षाचा डी एडचा कोर्स पूर्ण केला तिथंपर्यंत वातावरण सगळं चांगलं होतं की आता नोकरी लागणार पण तसं खरं झालं नाही साहेब <laughs> मग कसं पुढे काय केलं पुढं त्यानंतर मी दोन वर्ष गा गावातल्या शाळेवर शिक्षकाची नोकरी केली त्याच्यानंतर एक दोन वर्ष गावाशेजारीच एक पाच किलोमीटरवर तांबोळे म्हणून गाव आहे त्या ठिकाणी हायस्कूलवर नोकरी केली परंतु पगार न मिळत नसल्यामुळे ती नोकरी मी सोडून द्यावी लागली मला आणि त्यावेळे म्हणजे माझी घरची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती म्हणून आणि त्यानंतर मग मी एल आय सी एजंटचा व्यवसाय स्वीकारला दोन हजार तीन साली आणि साधारणतः तेरा चौदा वर्ष मी मोहोळ तालुक्यामध्ये अगदी क्रमांक एकचं काम विमा क्षेत्रामध्ये केलं त्यामध्ये मला खूप विकास अधिकारी माझे पवारसाहेब त्यांची खूप मदत मिळाली त्यामुळं जे काही माझं घराचं चित्र होतं ते एल आय सीच्या माध्यमातून पालटून गेलं म्हणजे घर गाडी हे सगळे स्वप्न माझे एल आय सीमधून पूर्ण झाले अशा प्रकारे जीवन चालू होतं दरम्यानच्या काळात माझं लग्न झालं लग्नानंतर मला जे <clears throat> माझ्या पत्नीचं नाव सोनाली ती सोनालीमुळं असं सहकार्य मिळालं की ती शिकण्याची तिची खूप इच्छा होती अच्छा अच्छा तिला मी दहावी नंतर अकरावी बारावी आणि दोन वर्ष फार्मसीचे हे घरून शिकवलं आणि तिचं स्वतःचं आता मेडिकल दुकान आहे ती स्वतःचा व्यवसाय स्वतः सांभाळते अच्छा अच्छा अशा पद्धतीनं प्रवास चालू होता आणि दरम्यानच्या काळात माझी पत्नी मला म्हणाली की तुमच्याकडे टॅलेंट भरपूर आहे तुम्ही स्कॉलर आहात तुम्ही चांगला कुठला एखादा व्यवसाय किंवा काय का करत नाही तर काय करावं तर ते असं झालं की लोकांनी तुमच्याकडं येण्याचा काहीतरी व्यवसाय करा तुम्ही रोज आता फिरण्याकडे लोकांकडे जाता तर लोकांकडे लोकांनी तुमच्याकडे येण्याचं काहीतरी करा <laughs> मग त्यानंतर मी सोलापूरला टिळक विद्यापीठामध्ये एल एल बीसाठी ॲडमिशन घेतलं आणि तिथं त्या पद्धतीनं लॉचं शिक्षण पूर्ण केलं आणि दोन हजार सोळापासून वकिली व्यवसायामध्ये पदार्पण केलं अच्छा अच्छा हां <laughs> आता वकीलचं जे काम करतात आणि एल आय सीचं त्याच्यामध्ये काय डिफरन्स तुम्ही बघता वकिली व्यवसाय आणि एल आय सीच्या व्यवसायामध्ये खूप फरक आहे एल आय सीच्या व्यवसायामधून लोकांना मी विम्याचं क्षेत्र देत होतो त्याच्यामधून पण लोकांचं जे काही देव न करू दुर्दैवाने एखाद्याचं काही बरं वाईट झालं तर एखाद्याचा संसार प्रपंच उघड्यावर येण्याऐवजी त्या ठिकाणी एल आय सीच्या माध्यमातून त्यांना एक चांगल्या प्रकार प्रकारे एक कवर मिळायचं आणि त्यांचा प्रपंच हे व्हायचा रिस्क मिळायचे हे करत असताना पण आता वकिलीमध्ये जर बघितलं तर अतिशय अडचणीच्या काळामध्ये माणसाला आठवण कोणाची येते ते वकिलाची अगदीच म्हणजे कुठल्याही क्षणी आम्हाला फोन येतो की असा असा प्रकार म्हणजे जी काही गोष्ट म्हणतात ना डॉक्टरांनी वकिलाजवळ काही लपवू नये तशा प्रकारे आता हे क्षेत्र आहे की ह्यात पण आम्ही लोकांना वाचवण्याचं काम करतोय जरा <laughs> फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केलेत पांडुरंग माने सर आणि विचारायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे पण प्रसंग येतात कुठेतरी आपण शिकून घेतो त्याच्या शिकून पुढे जात असतो आणि एल आय सीमध्ये जेव्हा सुरूमध्ये तुम्ही एंट्री केला तेव्हा तुम्ही किती दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये मी चांगला बेनिफिट करता येईल साधारणतः एक दोन वर्षामध्ये जो काही एक प्रोबेशन पिरियड होता तो माझा संपला त्यामध्येच माझ्या लक्षात आलं की आपण माझा मुळाचा स्वभाव बोलका असल्यामुळं लोक अगदी असे मॅग्नेट सारखं माझ्याकडे आकर्षले जातात मी बोलायला चालू केले की लोक गोळा व्हायला चालू होतात त्या पद्धतीनं आणि दोन वर्षातच मला कळलं की यामध्ये मी मोठं करिअर करू शकतो आणि दरवर्षी अगदी शतकवीर करोडपती अशा प्रकारे मी बहुमान क मिळवत गेलो एल आय सीच्या माध्यमातून मग आता करताय का सोडून दिलं ते नाही आता मी फक्त जे माझे जुने लोक आहेत जे माझे जवळजवळ दीड दोन हजार क्लायंट आहेत त्यांना फक्त सर्व्हिस देण्याचं काम करतो आता ऑल ओव्हर सगळीकडे सर्व्हिस केंद्र आहेत त्या ठिकाणी लोक सध्या प्रीमियम भरतायत मी पण काही मदत लागली तर त्यांना देतो अशा पद्धतीने चालू आहे तर नवीन व्यवसाय एल आय सीचा करत नाही सध्या अच्छा अच्छा हां तर इन फ्युचर तुम्ही ज्या वकिलीच्या क्षेत्रामध्ये आता आहेत तीन चार वर्ष तुम्हाला झालं त्याच्यामध्ये तर कसं बघतात ते इन फ्युचर वकिलीचा जे पेशा आहे त्याच्यामध्ये काही नवीनता येईल किंवा आत्ता जे आपण बघतो की ॲज अ ॲडव्होकेट आपण काम करत असतो परंतु काय काय खटले असे असतात घटना असे असतात की त्यांना भरपूर वेळ लागतो हो, हो, हो. दहा वर्ष पंधरा वर्ष मग तो माणूस तिथे जो गरीब असतो तो तो गेलाच कामातून ना तसं नाही खरं पाहिलं तर जे दिवाणी खटले जे आहेत जमिनी संदर्भाचे वगैरे त्याला वेळ लागतो त्याचं कारण पण तसंच असतं की जे काही म्हणजे प्रत्येक गोष्ट जे व्यवस्थित बघून केली पाहिजे ह्या पद्धतीने दिवाणी कामाला थोडासा वेळ लागतो पण आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही आता थोडंसं स्पीडी डिस्पोजल चालू झालेलं आहे आणि दररोजच्या दररोज कामामध्ये काय सुधारणा होते या पद्धतीनं पूर्वीपेक्षा आता निम्म्या वेळात खटले पूर्ण होऊ लागलेले आहेत आणि फौजदारी कामाच्या बाबतीत पाहिलं तर फौजदारी का कामामध्ये भरपूर म्हणजे जलदगती आलेली आहे त्यासाठी जलदगती न्यायालय पण स्थापन करण्यात आलेली आहेत त्या पद्धतीने चालू आहे आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जास्ती करून कुठल्या प्रकारचे तुम्ही जे केसेस हातात घेतले आता मी जास्त करून म्हणलं तर फौजदारी आणि जे बाललैंगिक अत्याचार अधिनियम दोन हजार बारा पोस्को ॲक्ट आहे त्याच्या खालील खटले जास्त बघतो आणि त्याचबरोबर चेक बाउन्सचे खटले आहेत चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम अठराशे एक्क्याऐंशी याच्यामधील जे खटले आहेत ते प्रकर्षाने जास्त पाहतो अच्छा अच्छा अच्छा हे जे हे कशा प्रकारे होतं त्याला कुठेतरी आपण ब्रेक लावायला पाहिजे किंवा समाजात त्याच्या जागरूकता आणण्यासाठी काहीतरी करता येईल निश्चित निश्चित तशा प्रकारे कार्यक्रम कोर्टाच्या माध्यमातून पण झालेले आहेत आणि जे जनजागृती शिबिर आहेत किंवा लिगल एड कॅम्प आहेत या कॅम्पच्या माध्यमातून लोकांना वेळोवेळी प्रबोधन केलं जातं की हे कायदे आहेत आणि आपण या पद्धतीने जागरूक राहायला पाहिजे पण हे सगळं आहे म्हणूनच कुठंतरी हे कंट्रोलमध्ये आहे कायदा आहे म्हणूनच समाजामध्ये शांतता आहे थोड्याफार गोष्टी चालत राहणार आहेत त्यासाठी यंत्रणा आपले काम करतेच निश्चित खूपच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केलेत आणि एक विचारायचं म्हणजे या वकिलीच्या पेशा किंवा एल आय सी हे सगळ्या सोडून बाकीचे जे आनंद तुम्ही मिळवण्यासाठी काय करता संगीत किंवा सिरियल सिनेमा वगैरे बघताय का नाही बाकीचा आनंद मिळवण्यासाठी जास्त करून म्हणलं तर मला फिरण्याची खूप आवड आहे अगदी म्हणजे सर्व प्रेक्षणीय स्थळे फिरतो मी सुट्टी असेल त्या दिवशी फिरायला जाणे माझा एकमेव छंद आहे जास्त टी व्ही वगैरे पाहत नाही सिनेमा वगैरे से सिनेमा वगैरे नवीन असं काही कॉमेडी पिक्चर असेल तर मला खूप आवडतात कॉमेडी कार्यक्रम फक्त बघतो मी निश्चित आपण ऐकत आहेत रेडिओ Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपले विशेष एक मुलाखतचे खास पाहुणे पांडुरंग माने सरांशी आपण बोलते चला आता घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर परत बोलूया त्यांच्याशी आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लटा गर्दिश में हूँ आसमान का तारा हूँ आवारा हूँ आवारा हूँ या गर्दिश में हूँ आसमान का तारा हूँ घर बार नहीं संसार नहीं मुझसे किसी को प्यार नहीं मुझसे किसी को प्यार नहीं उस पार किसी से मिलने का इकरार नहीं मुझसे किसी को प्यार नहीं मुझसे किसी को प्यार नहीं सुनसान नगर अनजान डगर का प्यारा हूँ अगर दिश में हूँ आसमान का तारा हूँ आवारा हूँ बर्बाद नहीं बर्बाद सही गाता हूँ खुशी के गीत मगर गाता हूँ खुशी के गीत मगर जख्मों से भरा सीना है मेरा हंसती है मगर ये मस्त नजर दुनिया दुनिया मैं तेरे तीर का या तकदीर कमा रहा हूँ में हूँ आसमान का तारा हूँ आवारा हूँ आवारा हूँ Puneri Awaaz 107.8 FM world renewal spiritual trust का सामुदायिक रेडियो खुश रहो खुशियां बांटो नमस्कार ब्रेक नंतर आपण सर्वांचा परत एकदा स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि आजचे आपले खास पाहुणे पांडुरंग माने सर आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय सुरुवातीला त्यांनी एल आय सीचं काम केलं आणि पंधरा सोळा वर्षानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याला कुठेतरी आपण लोकांकडे नेहमीच जातो आहे <laughs> लोक आपल्याकडे यायला पाहिजे म्हणून त्यांनी एल एल बीचा हा कोर्स आहे त्यांनी केला आणि एल एल बी पूर्ण करून त्यांनी आता वकील जे पेशा आहे त्याच्यामध्ये सेशन कोर्टमध्ये आपली सेवा देत आहेत आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी सतत ते तात्पर्य एकदम जागृत असतात असं विचार केला तर बरेच काही गोष्टी आपल्या समोर येतात आणि त्यांनी जसं मांडलं की जमिनीचे जे प्रकरण आहेत त्याला खूप वेळ लागतो बाकी जे छोटे मोठे फॅमिलीच्या डिस्प्यूट असतात किंवा फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात किंवा काही असे जे क्राईम असतात त्याच्यावरती लगेच आपल्याला प्रतिक्रिया मिळतो किंवा काम होऊन जातं त्याच्यात पण असं बघितलं की आता काही काही गोष्टी आहेत ज्या आपल्या विचारांचं पलीकडे आहे जसं आता जे नवीन टेक्नॉलॉजी डिजिटल इंडिया आपण म्हणतो डिजिटल इंडियामध्ये आपण मोबाईल यूज करतो मोबाईल किंवा इंटरनेटचा जे आपण वापर करतो आहे त्याच्यामध्ये पण कुठेतरी सायबर क्राईम असा एक इश्यू आला आहे आणि त्याच्यावरती आपण हो. पांडुरंग माने सर आपल्याला विस्तारपूर्वक सांगतील हो सर आता जो नवीन कायदा अस्तित्वात आला दोन हजार पाच साली सा ज्यामध्ये आपण आता दररोज आपण आपलं जर बघितलं मोबाईलवर किंवा जो आपण लॅपटॉप इंटरनेटवर ज्या आपण ॲक्सेस करतो त्यावेळेस आपण बऱ्याच वेळा काही बदनामीकारक पोस्ट असतील किंवा काही आक्षेपार्ह मेसेज असेल किंवा काही चित्र असतील पोर्नोग्राफिक असतील किंवा काही साईन असतील ते आपण शेअर करतो ग्रुपमध्ये व्हायरल करतो तर ह्या गोष्टी कायद्याच्या विचारातून बघितल्या तर हा एक प्रकारे गुन्हा आहे तर त्यामध्ये जे कलम आहे सहासष्ट ये म्हणून त्या कलमानुसार तीन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते अशा प्रकारे तिथं तरतूद करून ठेवलेली आहे तर जी आपली सोशल मीडियामुळं आपल्या भारतीय संविधानानं जे आपल्याला बोलण्याचा अधिकार आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलेलंच आहे ते आपलं अबाधितच आहे कायमस्वरूपी परंतु आपली भाषा जी आहे ती असंसदीय नसावी म्हणजे कॉन्स्टिट्युशनल लँग्वेजमध्ये आपण आपलं लिखाण असावं कॉन्स्टिट्युशनल लँग्वेजमध्ये आपण बोलावं हा एकमेव त्याच्या पाठीमागडचा उद्देश आहे किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आपण स्वतःहून काळजी घेतली पाहिजे आपल्या मोबाईलवर नेहमी वेगवेगळ्या ग्रुपमधून वेगवेगळ्या पोस्ट येत असतात आपण त्याची कुठलीही शहानिशा करून लगेच फॉरवर्ड करण्याचा जो आपल्याला मोह आवरता येत नाही तो मोह थोडासा आवरायला पाहिजे त्याची थोडीशी आपण शहानिशा करायला पाहिजे आणि लगेच या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये आपण ते शेअर करायला नाही पाहिजे असं माझं मत आहे कारण आज जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये दर मिनिटाला दहा सायबर क्राईम होत आहेत पण त्याची दखल किंवा त्याच्यामध्ये कोणी तक्रार दिली तरच गुन्हा दाखल होऊ शकतो ही प्रोव्हिजन आहे त्यामुळं प्रत्येकानं मोबाईलचा जो वापर करीत असताना जे आपण डिव्हाइस वापरतो ते वापरताना काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे निश्चित पांडुरंग सर खूपच सुंदर आपण जे विचार मांडित आता सायबर क्राईमबद्दल आणि त्याच्यामध्ये असे बरेच काही घटना होतो परंतु खटला कोणी घेत नाही किंवा रिपोर्ट कोणी करत हो. नाही म्हणून त्या गोष्टी असं चाललंय पण त्याच्यावर कलम आहे ऑलरेडी आणि ते क्राईम म्हणूनच आपण त्याला बघायला पाहिजे आणि निश्चित आपण कुठलाही छोटा मोठा आपण विचार त्याच्यामध्ये बघितला हो तर हे कुणालाही तरी आपण छळ करण्यासारखंच आहे ते आपण शब्दांनी नाही बोलत परंतु आपण व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया याच्या माध्यमातून आपण कोणाचा चल करतो कुठल्याही प्रकारचा चल असू नये ते एक क्राईम म्हणूनच बघितलं जातो हो आणि त्याच्यावर शिक्षा आहे हो सर हो सर तर एक विचारायचं म्हणजे आजचे भारत देश युवा देश म्हणतात तर हो युवांसाठी तुम्ही काय सांगणार किंवा त्यांना कशा प्रकारे कानूनची मदत घ्यायला पाहिजे किंवा कानूनची हेल्प करायला पाहिजे युवकांसाठी मी एवढंच सांगेन की देशामध्ये आपला कायदा नेमका काय आहे तर जो जो काही आपल्या मनामध्ये चांगला विचार आला तो कायदाच आहे सत्सद विवेक बुद्धीला स्मरून जो चांगला विचार येतो तो कायदाच आहे आणि सत्सद विवेक बुद्धीला स्मरून जो मनामध्ये वाईट विचार येतो तो गुन्हाच आहे अगदी एवढ्यावरच आपण बघितलं आपल्या कुठलाही विचार आपल्या बुद्धीच्या कसोटीवर आपण घासून बघावा जर तो विचार आपल्याला पटला तो निश्चितच तो चांगला असणार आहे जर तो आपल्या बुद्धीला पटत नसेल तर तो गुन्हा आहे आणि तो चुकीचा आहे त्या पद्धतीनं कुठलाही विचार आपण तपासून बघावा मग स्वीकारावा या प्रकारे मी सांगू इच्छितो खूपच सुंदर विचार तुम्ही सांगितला आपला युवा मित्रांसाठी मी पण हेच सांगणार की कुठलाही विचार तुम्ही आपल्या मनात पहिले विचार करा आणि त्याच्याने काहीतरी पॉझिटिव्ह रिस रिझल्ट येत असेल तर नक्कीच त्याला हो, आत्मसात करा हो. आणि त्याच्यावर काम करा आणि ज्याच्याने नेगेटिव्ह रिझल्ट येतात किंवा क्राईम होऊ शकतो त्याच्या असे विचारांना आपण आपल्या मनातच संपून टाकायच्या आणि प्रेमाने आपलं जीवन जगायचं कारण निश्चित आपण आपल्या विचारांनी कुठेतरी ते सुरू होतो आणि नंतर मग आपल्याला ते प्रत्यक्ष दिसतो म्हणून हो. विचारांमध्येच आपण त्याला क्लीन केला आणि त्याच्या प्रत्यक्ष बुद्धीचा उपयोग करायचा बुद्धी बुद्धिमत्ताचा उपयोग केला तर निश्चित आपण कुठेही चुकत नाही आणि चांगल्या विचाराने आपण पुढे जात असतो पांडुरंग माने सर एक विचारायचं म्हणजे तुमचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या गावाबद्दल आणि जेव्हा तुम्ही जन्म झाला तुमच्या त्या शाळेत वगैरे तुम्ही शिकताना तेव्हा कसं होतं परिसर आणि आत्ता कसं आहे परिसर ज्यावेळेस माझा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशीला पोखरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी झाला त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी होती अगदी म्हणजे तिथं जे काही सेवा सुविधा होत्या त्या आत्ता ज्या आहेत त्या पद्धतीने नव्हत्या अगदी लोकांना गावापासून पाच किलोमीटर चालत शाळेला जावं लागायचं आता एस टी बसेसची सोय झालेली आहे पूर्वी सायकलवरचा प्रवास असायचा आता सायकल हे कोणाकडे राहिलेले नाहीत <laughs> तसं सर्वांकडे आता मोटरसायकल आहेत आणि पूर्वीपेक्षा आता खूप बदल झालेला आहे आणि शिक्षणाच्या सुविधा पण चांगल्या वाढलेल्या आहेत आरोग्याच्या सुविधा वाढलेल्या आहेत आमच्या गावामध्ये पहिलं मेडिकल दुकान मीच चालू केलं जे की कधी गावामध्ये आमच्या औषधोपचाराची सोय नव्हती आता झालेली आहे तर <laughs> पांडुरंग सर खूपच आनंद वाटला तुम्ही आपला एक्सपिरियन्स शेअर केला गावाबद्दल सांगितला जाता जाता एकच विचारणार की तुमचा हा पेशेनी तुम्ही खुश आहेत का नाही निश्चित निश्चित ह्या पेशामध्ये मी खूप समाधानी आहे जेणेकरून मला ज्यांना गरजू आहेत ज्यांना कायदेविषयक मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी मी काही ना काही करू शकतो आणि त्यांचे आश्रू माझ्या जेवढे शक्य आहे त्या ह्यानं मी त्यांचे आश्रू पुसू शकतो आहे आणि त्यांच्यासाठी मी मदत करू शकतो त्यांच्या कामाला मी येतोय ह्यातच मी माझं भाग्य समजतो <laughs> फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केल्याबद्दल पांडुरंग बाणी सर खूप खूप धन्यवाद एक मुलाखत कार्यक्रममध्ये येऊन आपला अनुभव आपली स्टोरी सांगितली आम्हाला फार आनंद वाटला मोटिवेशनही मिळाला थँक्यू सो मच धन्यवाद सर धन्यवाद चला मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच आणि कुठेतरी तुम्हाला असं वाटत असेल की एक्सपिरियन्स शेअर केला सरांनी जसं पांडुरंग बाणे सरांनी जे तुम्हाला वाटत असेल की हे चांगलं गोष्टी आहेत तर त्याला आत्मसात करा त्याच्यावर विचार करा आणि दुसऱ्यांनाही सांगा अशी मी विनंती करतो आणि आजच्या या कार्यक्रममध्ये बस एवढंच परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी राहा आनंद लुटा गिराहटों पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है किसी की मुस्कुराहटों पे हो निशान किसी का दर्द मिल सके तो ले उधार के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है अपनी जेब से फकीर है फिर भी यारो के हम अमीर हैं माना अपनी जेब से फकीर है फिर भी यारो जी के हम अमीर हैं मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी जले बहार के लिए वो जिंदगी किसी को हो ना हो हमें तो एतबार जीना इसी का नाम है एतबार का जिंदा है हम ही से नाम प्यार का रिश्ता दिल से दिल के ऐतबार का जिंदा है हम ही से नाम प्यार का के मर के भी किसी को याद आएंगे किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे कहेगा फूल हर कली से बार बार जीना इसी का नाम है किसी की मुस्कुराहटों पे हो निशान किसी का दर्द मिल सके तो ले उठा किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है